啊！ तुला आवडते मला पण तो आवडतो आय लव्ह यू माझ्या पण अंगावर काटत बरं का आठशे बघितलं पण वेगळ्याच प्रकारचा वेगळ्या प्रकारचा तुझ्यासारखं असं गुटखा खाऊन मारण्यापेक्षा त्या आशा प्रेमात जीव गेलेला बरा Quando é que O quê?